लय दिवसान मिळाला मोगा अग लई दिवसान मिळाला मोका जवळ ये नागडे जवळ ये नागडे जवळ ये नागडे मला एक चुम्मा दे नागडे जवळ ये नागडे मला एक चुम्मा दे नागडे लई दिवसान ಚುನ राधू तू माझी महिना किती दिवस मी उपाशी आहे ना अगं तू तुझा राधू तू माझी महिना किती दिवस मी उपाशी आहे ना खाण्यासाठी मला हवे ते खाण्यासाठी मला हवे ते मागतोय तुझ्याकडे मागतोय तुझ्याकडे मागतोय तुझ्याकडे मला एक चुम्मा देना गडे जवळ येणार गडे मला होणाकडे बस तयार तैयार होना गड़े मला एक चुम्मा देना देणाकडे देना गड़े मना एक चुम्मा देना गड़े लई दिवसान मिळाला मोका जवळ गडे लई दिवसान मिळाला मोका जवळ येणाकडे जवळ गडे मला एक नागरे मला एक चुम्मा दे ना घरे सबळ घे ना मला एक चुम्मा दे ना घरे सबळ घे